da माझं म्हणणं असं आहे की फ्रेझियल नाही आहे प्रत्येक स्वराचा विस्तार केला जाऊ शकतो म्हणून मी हा निवडलेला आहे सारे सारे